श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग कंसात त्रिगुणमयी माया कंसपूर्ण श्लोक क्रमांक एक श्रीभगवानुवाच परं भूय प्रवक्ष्यामी ज्ञानानां यद् ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिं मितः गताः शब्दशः अर्थ श्री भगवान उवाच श्री भगवान म्हणाले परम दिव्य भूय पुन्हा प्रवक्ष्यामी मी सांगेन ज्ञानानाम सर्व प्रकारच्या ज्ञानामध्ये ज्ञानम ज्ञान उत्तमम उत्तम श्रेष्ठ यत जे ज्ञात्वा जाणून मुनय मुनिजन सर्वे सर्व पराम दिव्य सिद्धिम सिद्धी इतः या जगतातून गताह प्राप्त केले आहे श्री भगवान म्हणाले आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो जे जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे श्रीकृष्णांनी सातव्या अध्यायापासून ते बाराव्या अध्यायाच्या शेवटपर्यंत परमसत्य पुरुषोत्तम भगवंतांचे विशद वर्णन केले आहे आता भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला अधिक प्रबोधन करीत आहेत मनुष्याने जर हा अध्याय तात्विक ज्ञान पद्धतीने जाणून घेतला तर त्याला भक्तियोगाचे ज्ञान होईल तेराव्या अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की विनम्र भावाने ज्ञानाची जोपासना केल्याने मनुष्य भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो असेही स्पष्ट झाले आहे की भौतिक गुणांच्या संपर्कामुळे जीव या भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतो आता या अध्यायामध्ये ते गुण कोणते आहेत ते कसे कार्य करतात कसे बद्ध करतात आणि कशी मुक्ती प्रदान करतात याचे भगवंत वर्णन करतात या अध्यायांमध्ये वर्णिलेले ज्ञान हे आतापर्यंत इतर अध्यायांमध्ये सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे भगवंत स्पष्टपणे सांगतात हे ज्ञान जाणून घेतल्यामुळे अनेक महान ऋषीमुनींनी सिद्धी प्राप्त केली आणि वैकुंठ लोकात प्रविष्ट झाले आता भगवंत तेच ज्ञान अधिक स्पष्ट रूपात सांगत आहेत आतापर्यंत वर्णन केलेल्या इतर सर्व ज्ञानमार्गापेक्षा हे ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे आणि हे जाणून अनेकांनी सिद्धी प्राप्त केली आहे यावरून हे अपेक्षित आहे की जो हा चौदावा अध्याय जाणतो त्याला सिद्धी प्राप्त होते श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक दोन इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यम आगता सर्गे अपी न उपजायन्ते प्रलये न व्यथंती च शब्दशः अर्थ इदम हे ज्ञानम ज्ञान उपाश्रित्य आश्रय घेऊन मम माझ्या साधर्म्यम समान स्वभावाला आगताह प्राप्त करून सर्गे अपि सृष्टीमध्येही न कधीही नाही उपजायन्ते जन्म घेतात प्रलये प्रलयामध्ये न नाही व्यथंती व्यथित होतात च सुद्धा या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे परिपूर्ण दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य गुणात्मकदृष्ट्या भगवंतांशी एकरूप होतो अर्थात तो जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो तथापि तो आपले वैयक्तिक आत्मस्वरूप गमावत नाही वेदांतून कळून येते की आध्यात्मिक विश्वातील वैकुंठ लोकांची प्राप्ती झालेले मुक्त जीव भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न झाल्यामुळे सदैव भगवंतांच्या चरणकमलांचे दर्शन घेतात म्हणून मोक्षप्राप्तीनंतरही भक्त आपले वैयक्तिक स्वरूप गमावत नाही सामान्यत भौतिक जगामध्ये जे काही ज्ञान आपल्याला मिळते ते त्रिगुणांनी प्रदूषित झालेले असते जे ज्ञान त्रिगुणांनी प्रदूषित झालेले नसते त्या ज्ञानाला दिव्य ज्ञान असे म्हणतात ज्या क्षणी मनुष्य या दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो त्या क्षणी तो भगवंतांच्याच स्तरावर स्थित होतो ज्यांना वैकुंठ लोकांचे ज्ञान नाही त्यांचे म्हणणे असते की भौतिक देहाच्या भौतिक क्रियांपासून मुक्त झाल्यावर आध्यात्मिक स्वरूपही वैविध्यहीन बनून निराकार बनते तथापि या जगतामध्ये प्राकृत वैविध्य आहे तसेच आध्यात्मिक जगतातही वैविध्य असतेच या वैविध्यतेचे ज्यांना ज्ञान आहे त्यांना वाटते की आध्यात्मिक जगत हे या भौतिक जगतातील वैविध्याहून पूर्णपणे भिन्न आहे परंतु वस्तुत आध्यात्मिक जगतामध्ये मनुष्याला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते तेथील सर्व कर्मे आध्यात्मिक असतात आणि तेथील आध्यात्मिक स्थितीला भक्तिमय जीवन असे म्हटले जाते तेथील वातावरण निर्दोष असते आणि तेथे मनुष्य गुणात्मकदृष्ट्या भगवंतांशी एकरूप असतो हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक गुणांचा विकास करणे आवश्यक आहे याप्रमाणे जो आध्यात्मिक गुणांचा विकास करतो तो भौतिक जगताच्या उत्पत्तीने तसेच विनाशानेही प्रभावित होत नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक तीन मम योनिः ब्रह्म तस्मिन् गर्भं दधामि अहं सम्भवः सर्वभूतानां ततः भवति भारत शब्दशः अर्थ मम माझे योनिः जन्मस्रोत महत संपूर्ण प्राकृत सृष्टी ब्रह्म परम किंवा ब्रह्म तस्मिन त्यामध्ये गर्भं गर्भ दधामी उत्पन्न करतो अहम मी संभव शक्यता सर्व भूताना सर्व जीवांचा तत त्यानंतर भवती होतो भारत हे भारता हे भारता ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्रोत आहे आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जगताविषयीचे हे विस्तृत वर्णन आहे जे काही घडते ते सर्व काही क्षेत्र कंसात शरीर आणि क्षेत्रज्ञाच्या कंसात आत्मा संयोगामुळे घडते भौतिक प्रकृती आणि जीवाचे हे संयोगीकरण स्वतः भगवंतांमुळे होते महत्त्व हे संपूर्ण सृष्टीचे कारण आहे आणि त्रिगुणांचा समावेश असणाऱ्या या महत्त्वालाच कधीकधी ब्रह्म म्हटले जाते परमपुरुष महत्त्वामध्ये गर्भधारणा करतात आणि म्हणून असंख्य ब्रह्मांडांची उत्पत्ती शक्य होते या महत्त्वाचे वेदांमध्ये कंसात मुंडकोपनिषद एक पॉईंट एक पॉईंट नऊ कंसपूर्ण ब्रह्म असे वर्णन करण्यात आले आहे तस्मात एतद ब्रह्म नामरूपमन्नम च जायते परमपुरुष या ब्रह्मामध्ये बीजरूपी जीवाची गर्भधारणा करतात आकाश जल तेज आणि वायू इत्यादींसहित सर्व चोवीस तत्वे म्हणजे भौतिक शक्ती आहे आणि या तत्वांच्या समूहालाच महद्ब्रह्म किंवा भौतिक प्रकृती असे म्हणतात सातव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे या अपरा प्रकृतीच्या पलीकडे एक प्रकृती आहे व तिला पराप्रकृती जीव असे म्हणतात भौतिक प्रकृतीशी पराप्रकृतीचा संयोग हा भगवंतांच्या इच्छेमुळे होतो आणि त्यानंतर या भौतिक प्रकृतीपासून सर्व जीवांचा जन्म होतो भाताच्या राशीत विंचू आपली अंडी घालतो आणि कधीकधी म्हटले जाते की विंचू तांदळापासून जन्मतो परंतु भात विंचवाच्या जन्माचे कारण होत नाही वास्तविकपणे मादीने अंडी घातलेली असतात त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती ही जीवांच्या जन्माचे कारण नसते भगवंत हे स्वतः बीज प्रदान करतात आणि असे दिसते की जीव हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत म्हणून प्रत्येक जीवाला आपल्या गतकर्मांनुसार भौतिक प्रकृतीने प्रदान केलेले निरनिराळ्या प्रकारचे शरीर प्राप्त होते याप्रमाणे तो आपल्या गतकर्मांनुसार शरीराद्वारे सुख किंवा दुःख भोगतो या प्राकृत जगतात जीवांच्या सर्व अभिव्यक्तीचे कारण भगवंत आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक चार सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवंती तासां ब्रह्म महत्योनिः अहम बीज प्रदह पिता शब्दशः अर्थ सर्व योनिषु सर्व योनींमध्ये कौंतेय हे कौंतेया मूर्तय रूपे संभवंती प्रकट होतात याह जे तासाम ते सर्व ब्रह्म ब्रह्म महत योनी महत्त्वामधील जन्माचा स्रोत अहम मी बीज प्रदह बीज प्रदान करणारा पिता पिता हे कौंतेय भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे मूळ पिता आहेत प्राणीमात्र म्हणजे अपराप्रकृती आणि पराप्रकृतीचा संयोग होय असे जीव केवळ याच ग्रहलोकात आढळतात असे नाही तर अतिउच्च ब्रह्म लोकासहित इतर सर्व लोकांवर आढळतात भूमी पाणी अग्नी इत्यादी सर्वत्र ठिकाणी जीव आहेत आणि हे जीवांचे प्रकटीकरण प्रकृती मातेमुळे आणि श्रीकृष्णांनी बीज प्रदान केल्यामुळे होते तात्पर्य हेच आहे की भौतिक जगतामध्ये जीवांची गर्भधारणा केली जाते आणि हे जीव आपल्या पूर्वकर्मांनुसार सृष्टीच्या उत्पत्तीसमयी विविध रूपांमध्ये प्रकट होतात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक पाच सत्व रज तम इति प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देही नमव्ययम शब्दशः अर्थ सत्वम सत्वगुण रजह रजोगुण तमह तमोगुण इति याप्रमाणे गुणाह गुण प्रकृती भौतिक प्रकृती संभवाह उत्पन्न झालेले निबधनंती बद्ध होतात महाबाहो हे महाबाहो देहे या देहामध्ये देहिनम जीव अव्ययम शाश्वत अव्यय भौतिक प्रकृती सत्व रज आणि तम या तीन गुणांनी बनलेली आहे हे महाबाहू अर्जुन जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जीव हा दिव्य असल्यामुळे त्याला या भौतिक प्रकृतीशी मुळीच कर्तव्य नसते तरीही भौतिक जगताद्वारे बद्ध झाल्यामुळे तो त्रिगुणांच्या वर्चस्वाखाली कार्य करीत असतो प्रकृतीच्या विविध रूपांनुसार जीवांना निरनिराळ्या प्रकारची शरीरे प्राप्त झाल्यामुळे त्यांना त्या प्रकृतीला अनुसरून कार्य करावे लागते हेच विविध प्रकारच्या सुखदुःखांचे कारण आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक सहा तत्र सत्व निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बदनाती ज्ञानसंगेन चानघ शब्दशः अर्थ तत्र तेथे सत्व सत्वगुण निर्मलत्वात भौतिक जगतात सर्वाधिक निर्मळ असल्यामुळे प्रकाशकम प्रकाशित करणारा अनामयम निष्पाप सुख सुखाने संगेन संगाने बधनाती बद्ध करतो ज्ञान ज्ञानाने संगेन संगाने च सुद्धा अनघ हे निष्पाप अर्जुना हे अनघ अर्जुना सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापांतून मुक्त करतो जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भौतिक प्रकृतीने बद्ध झालेले जीव विविध प्रकारचे आहेत कोणी सुखी कोणी खूप उद्योगी तर कोणी असहाय्य असतो हे सर्व मानसिक विकार जीवाच्या प्रकृतीतील बद्धावस्थेला कारणीभूत असतात निरनिराळ्या प्रकारे ते कसे बद्ध होतात याचे वर्णन भगवद्गीतेच्या या विभागात करण्यात आले आहे यामध्ये सत्वगुणाचा सर्वप्रथम विचार करण्यात येतो प्राकृत जगतामध्ये सत्वगुणाचा विकास केल्याने मनुष्य इतर प्रकारे बद्ध झालेल्या मनुष्यांपेक्षा सुज्ञ किंवा बुद्धिमान होतो सत्वगुणी मनुष्य हा भौतिक दुःखांनी तितकासा प्रभावित होत नाही आणि भौतिक ज्ञानामध्ये प्रगती करावयाची जाणीव त्याला असते सत्वगुणाचा प्रातिनिधिक प्रकार म्हणजे ब्राह्मण होय कारण तो सत्वगुणात स्थित असतो सत्वगुणी मनुष्य पापकर्मांच्या फळांपासून प्रायः मुक्त असतो व या पापाच्या अभावाच्या जाणीवेमुळे त्याला सुखाचा अनुभव येतो वास्तविकपणे वेदांमध्ये म्हटले आहे की सत्वगुण म्हणजे अधिक ज्ञान आणि अधिक सुख होय येथे अडचण अशी आहे की जेव्हा जीव सत्वगुणामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला असा भ्रम होतो की आपणच अधिक ज्ञानी आहोत व इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत आणि या समजुतीमुळेच तो बद्ध होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानी होत प्रत्येकाला आपल्या ज्ञानाचा फार अभिमान असतो आणि सामान्यत दोघांचेही राहणीमान उच्च दर्जाचे असल्यामुळे त्यांना एक प्रकारच्या भौतिक सुखाचा अनुभव येतो बद्ध जीवनातील या सुखाच्या भावनेमुळेच ते सत्वगुणाद्वारे बद्ध होतात याप्रमाणे त्यांना सत्वगुणी कर्म करण्याचे आकर्षण असते आणि जोपर्यंत त्यांना अशा प्रकारे कर्म करण्याचे आकर्षण असते तोपर्यंत त्यांना प्राकृतिक गुणांना अनुसरून कोणत्या ना कोणत्या प्रकारचे शरीर धारण करावेच लागते म्हणून त्यांना मोक्षप्राप्ती किंवा वैकुंठ लोकाची प्राप्ती होण्याची संभावना नसते पुन्हा पुन्हा सत्वगुणी मनुष्य तत्ववेत्ता वैज्ञानिक इत्यादी बनू शकतो आणि पुन्हा जन्ममृत्यूच्या दुस्तर चक्रामध्ये त्याला भटकावे लागते परंतु मायाजनित मोहामुळे मनुष्याला वाटते की हेच जीवन सुखकारक आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक सात रजोरागात्मक विद्धी तृष्णासंग समुद्भव तत् कौंतेय कर्मसंगेन देहिनम शब्दशः अर्थ रज रजोगुण राग आत्मकम काम किंवा इच्छेपासून उत्पन्न झालेला विद्धी जाण तृष्णा महत्वाकांक्षेने संग संग समुद्भवम उत्पन्न झालेला तत तो निबधनाती बद्ध करतो कौंतेय हे कौंतेया कर्मसंगेन सकाम कर्माच्या संघाने देहिनम देहधारी हे कौंतेया असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्मांशी बांधला जातो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे रजगुणाचे लक्षण म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यातील आकर्षण होय स्त्रीला पुरुषाचे आणि पुरुषाला स्त्रीचे आकर्षण असते यालाच रजगुण म्हटले जाते आणि या गुणाच्या वृद्धीने मनुष्यामध्ये भौतिक उपभोग घेण्याची तीव्र आकांक्षा उत्पन्न होते इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा उत्पन्न होते रजोगुणी मनुष्याला इंद्रियतृप्तीकरिता समाज किंवा देशाकडून मान प्रतिष्ठा प्राप्त करण्याची इच्छा असते आणि त्याला सुंदर पत्नी घर गोंडस मुले इत्यादी गोष्टींची इच्छा असते हे सर्व रजोगुणामुळे घडते जोपर्यंत मनुष्य या गोष्टींच्या मागे लागलेला असतो तोपर्यंत त्याला अतिशय कठीण परिश्रम करावे लागतात यास्तव या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की असा मनुष्य कर्मफलांवर आसक्त होतो आणि म्हणून या कर्मांमुळेच तो बद्ध होतो आपल्या पत्नीला मुलाबाळांना आणि समाजाला संतुष्ट ठेवण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी त्याला कर्म करावे लागते म्हणूनच सर्व जग प्रायः रजोगुणीच असते आधुनिक संस्कृती ही रजोगुणात प्रगत झाली आहे पूर्वीच्या काळी सत्वगुणी अवस्था ही प्रगत मानली जात असे सत्वगुणी मनुष्यांना जर मोक्षाची संधी नसेल तर रजोगुणामध्ये बद्ध झालेल्यांबद्दल काय बोलावे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक आठ तमह अज्ञानजं विद्धी मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभि तत्निबधनाती भारत शब्दशः अर्थ तमह तमोगुण तू परंतु अज्ञानजम अज्ञानाने उत्पन्न झालेला विद्धी जाण मोहनम मोह सर्व देहीनाम सर्व देहधारी जीवांच्या प्रमाद प्रमाद आलस्य आळस निद्राभी आणि निद्रा तत तो निबधनाती बद्ध करतो भारत हे भारता हे भारता अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण प्रमाद आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामधील तू या शब्दाचे विशेष आयोजन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे याचा अर्थ आहे की तमोगुण हा बद्ध जीवांचा एक अत्यंत विशिष्ट गुण आहे तमोगुण हा सत्वगुणाच्या अगदी विपरीत आहे सत्वगुणामध्ये ज्ञानाच्या विकासामुळे मनुष्य सारासार जाणू शकतो पण तमोगुण हा याच्या अगदी विपरीत आहे तमोगुणामुळे प्रभावित झालेला भ्रांत होतो आणि असा म्हणून तथ्य जाणू शकत नाही यास्तव प्रगती होण्याऐवजी त्याची अधोगतीच होते तमोगुणाची व्याख्या वेदांमध्ये पुढील प्रमाणे करण्यात आली आहे वस्तू याथात्म्य ज्ञान आवरकम जनकम तमः तमोगुणाच्या प्रभावामुळे मनुष्य वस्तूला यथार्थ रूपात जाणू शकत नाही उदाहरणार्थ प्रत्येकजण पाहू शकतो की आपल्या आजोबांचा मृत्यू झाला आहे आणि स्वतःचाही मृत्यू होणार आहे कारण मनुष्य हा मर्त्य आहे तसेच तो जन्म देणारी मुलेही मृत्यूपंथास जाणार आहेत म्हणून मृत्यू हा निश्चित आहे तरीही लोक मूर्खपणे धनसंचय करीत आहेत आणि सनातन आत्म्याची उपेक्षा करून रात्रंदिवस परिश्रम करीत आहेत हाच प्रमाद आहे आपल्या मूर्खपणामुळे ते आध्यात्मिक उन्नती करण्यास उत्सुक नसतात असे लोक अत्यंत आळशी असतात जेव्हा त्यांना आध्यात्मिक सतसंगासाठी निमंत्रित केले जाते तेव्हा त्यांना अशा गोष्टींमध्ये मुळीच स्वारस्य नसते असे लोक रजगुणाद्वारे नियंत्रित मनुष्यांप्रमाणे सक्रियही नसतात म्हणून तमोगुणी मनुष्याचे आणखी एक लक्षण म्हणजे तो आवश्यकतेपेक्षाही अधिक झोपतो वस्तुत सहा तास झोप पुरेशी असते परंतु तमोगुणी मनुष्य दिवसातून किमान दहा ते बारा तास झोपतो असा मनुष्य सदैव खिन्न असतो आणि मादक पदार्थ व झोपेच्या आहारी गेलेला असतो तमोगुणाद्वारे बद्ध झालेल्या मनुष्याची ही लक्षणे आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक नऊ सत्वम सुखे संजयती रज कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तू तम प्रमादे संजयती उत शब्दशः अर्थ सत्वम सत्वगुण सुखे सुखामध्ये संजयती बद्ध करतो रजह रजगुण कर्मणी सकाम कर्मांमध्ये भारत हे भारत ज्ञानम ज्ञान आवृत्य आवृत्त करून तमह तमोगुण प्रमादे प्रमादामध्ये किंवा मूर्खपणामध्ये संजयती बद्ध करतो उत असे म्हटले जाते हे भारता सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो रजगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सत्वगुणी मनुष्य हा आपल्या कर्माने किंवा तात्विक शोधाने संतुष्ट असतो उदाहरणार्थ तत्वज्ञानी वैज्ञानिक किंवा शिक्षणतज्ज्ञ आपापल्या विशिष्ट ज्ञान क्षेत्रामध्ये संलग्न असतात आणि त्यातच ते समाधानी असतात रजोगुणी मनुष्य हा सकाम कर्मांमध्ये संलग्न असतो आणि आपल्याला शक्य असेल तितके धनार्जन करतो आणि सत्कार्याकरिता त्याचा उपयोग करतो कधीकधी तो रुग्णालये बांधतो धर्मार्थ संस्थांना दान करतो इत्यादी ही रजोगुणी मनुष्याची लक्षणे आहेत तमोगुण मनुष्याचे ज्ञान आच्छादित करतो तमोगुणाच्या प्रभावाखाली मनुष्य जे काही करतो ते त्याच्या किंवा इतरांच्याही भल्यासाठी नसते श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक दहा रज तमह च अभिभूय सत्वं भवती भारत रजः सत्वं तमः च एव तमः सत्वं रजः तथा शब्दशः अर्थ रज रजोगुण तम तमोगुण च सुद्धा अभिभूय पार करून सत्व सत्वगुण भवती प्रमुख होतो भारत हे भारत रज रजोगुण सत्व सत्वगुण तम तमोगुण च सुद्धा एव त्याचप्रमाणे तम तमोगुण सत्वम सत्वगुण रजह रजोगुण तथा याप्रमाणे हे भारता कधीकधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो कधीकधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जेव्हा रजोगुण प्रमुख होतो तेव्हा सत्व आणि तमोगुण यांचा पाडाव होतो जेव्हा सत्वगुण प्रधान होतो तेव्हा रज आणि तम यांचा पाडाव होतो आणि तमोगुण प्रभावी असतो तेव्हा रज आणि सत्व यांचा पाडाव होतो ही स्पर्धा सदैव सुरूच असते म्हणून ज्याला खरोखर कृष्ण भावनेमध्ये उन्नती करण्याची इच्छा आहे त्याला त्रिगुणांच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे विशिष्ट गुणांचे प्रामुख्य हे व्यवहारात कार्यात खाण्यापिण्यात इत्यादी गोष्टींमध्ये दिसून येते या सर्वांचे वर्णन पुढील अध्यायामध्ये करण्यात येईल परंतु जर मनुष्याची इच्छा असेल तर अभ्यासाने तो रजगुण आणि तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुणाची वृद्धी करू शकतो त्याचप्रमाणे रजोगुणाची वृद्धी करून सत्व आणि तम यांचा पाडाव करू शकतो किंवा तमोगुणाची वृद्धी करून सत्व आणि रज यांचा पराजय करू शकतो जरी प्रकृतीचे हे तीन गुण असले तरी जर मनुष्य निश्चयी असेल तर त्याला सत्वगुणाचा कृपालाभ प्राप्त होऊ शकतो व यामुळे तो सत्वगुणाच्याही पलीकडे जाऊन विशुद्ध सत्वगुणात स्थित होऊ शकतो या विशुद्ध सत्वयुक्त अवस्थेला वसुदेव अवस्था असे म्हटले जाते आणि या अवस्थेमुळे मनुष्य भगवत विज्ञान जाणू शकतो विशिष्ट कार्यांच्या लक्षणावरून मनुष्य कोणत्या गुणामध्ये स्थित आहे ते समजू शकते श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक अकरा सर्वद्वारेषु देहे अस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात विवृद्धं सत्वमिति उत शब्दशः अर्थ सर्वद्वारेषु सर्वद्वारांमध्ये देहे अस्मिन या देहामध्ये प्रकाश प्रकाशमय गुण उपजायते विकास पावतो ज्ञानम ज्ञान यदा जेव्हा तदा त्यावेळी विद्यात जाण विवृद्धम वाढलेला किंवा वृद्धिंगत झालेला सत्वम सत्वगुण इति उत असे म्हटले आहे जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्व प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे दोन नेत्र दोन कान दोन नागपुड्या तोंड जननेंद्रिय आणि गुद अशी शरीरामध्ये नऊ द्वारे आहेत जेव्हा प्रत्येक द्वार सत्वगुणाच्या लक्षणाने प्रकाशित होते तेव्हा मनुष्यात सत्वगुणाची वाढ झाली आहे असे समजावे सत्वगुणामध्ये मनुष्य सर्व गोष्टी योग्य स्थितीत पाहू शकतो सर्व गोष्टी योग्य रीतीने ऐकू शकतो आणि सर्व गोष्टींची रुची यथार्थ रीतीने घेऊ शकतो मनुष्य अंतर्बाह्य सुचिरभूत होतो प्रत्येक इंद्रियरूपी द्वारामध्ये सुखाची वृद्धी होते हीच सत्वगुणाची अवस्था आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक बारा लोभ प्रवृत्ती आरंभ रजस येता जायन्ते विवृद्धे भरत ऋषभ शब्दशः अर्थ लोभ लोभ प्रवृत्ती कर्म आरंभ प्रयत्न कर्मणाम कर्मांमध्ये अशमह अनियंत्रित स्पृहा इच्छा रजसी रजगुणाची एतानी ही सर्व जायंते उत्पन्न होतात विवृद्धे वाजवीपेक्षा अधिक भरतऋषभ हे भरतऋषभ हे भरतऋषभ जेव्हा रजगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्यधिक आसक्ती सकाम कर्म महत्प्रयास अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे रजोगुणी मनुष्य त्याने प्राप्त केलेल्या स्थितीत कधीच संतुष्ट राहत नाही आपला दर्जा वाढविण्याची त्याला सदैव लालसा असते जर त्याला राहण्याकरिता निवासस्थान बांधावयाची इच्छा असेल तर तो राजवाड्याप्रमाणेच घर बांधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो जणू काय तो त्या घरामध्ये नित्यवास करणार आहे इंद्रियतृप्ती करण्याची त्याच्यामध्ये तीव्र इच्छा उत्पन्न होते त्याच्या इंद्रियतृप्तीला अंतच नसतो त्याला सदैव आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या घरात राहून निरंतर इंद्रियतृप्ती करीत राहण्याची इच्छा असते याचा कधीच शेवट होत नाही ही सर्व लक्षणे रजोगुणाची द्योतक आहेत श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक तेरा अप्रकाश अप्रवृत्ती च प्रमाद मोह एव तमसी येता जायन्ते विवृद्धे कुरुनंदन शब्दशः अर्थ अप्रकाश अंधकार अप्रवृत्ती निष्क्रियता च आणि प्रमाद मूर्खता किंवा प्रमाद मोह मोह एव निश्चितपणे च सुद्धा तमसी तमोगुण एतानी ही जायंते प्रकट होतात विवृद्धे जेव्हा उत्पन्न होतात कुरुनंदन हे कुरुनंदन हे कुरुनंदन जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार निष्क्रियता मूर्खपणा आणि मोह हे प्रकट होतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जेव्हा प्रकाश नसतो तेव्हा ज्ञानाचा अभाव असतो तमोगुणी मनुष्य हा नियामक तत्वांनुसार कार्य करीत नाही त्याला आपल्या लहरीप्रमाणे व्यर्थ कर्म करण्याची इच्छा असते जरी याच्याकडे योग्य ती कार्यक्षमता असली तरी तो काहीही प्रयत्न करीत नाही याला मोह असे म्हणतात त्याच्या ठिकाणी चेतना असली तरी त्याचे जीवन निष्क्रियच असते ही सर्व तमोगुणी मनुष्याची लक्षणे आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक चौदा यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयम याति देहभृत तदा विदाम लोकान अमलान प्रतिपद्यते शब्दशः अर्थ यदा जेव्हा सत्वे सत्वगुणामध्ये प्रवृद्धे वृद्धी झाल्यावर तू परंतु प्रलयम प्रलय याती जातो देहभृत देहधारी तदा त्यावेळी उत्तमविदाम महर्षींच्या लोकान ग्रहलोक अमलान पवित्र प्रतिपद्यते प्राप्त होतो जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षींच्या उच्चतर पवित्र ग्रहलोकांना प्राप्त होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सत्वगुणी मनुष्याला ब्रह्मलोक जनलोक इत्यादींसारख्या उच्चतर लोकांची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी तो दैवी सुखाचा उपभोग घेतो अमलान हा शब्द महत्त्वपूर्ण आहे अर्थात रज आणि तमोगुणातून मुक्त भौतिक जगतामध्ये अशुद्धता आहे परंतु सत्वगुण हा भौतिक जगतातील सर्वाधिक शुद्ध रूप आहे निरनिराळ्या प्रकारच्या जीवांसाठी निरनिराळ्या प्रकारचे ग्रहलोक आहेत ज्यांचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो त्यांची महान भक्त आणि महर्षी वास करीत असलेल्या उच्चतर लोकांमध्ये उन्नती होते श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक पंधरा रजसी प्रलय गत्वा कर्मसंगी शुजायते तथा प्रलीन तमसी मूढयोनी शुजायते शब्दशः अर्थ रजसी रजोगुणामध्ये प्रलयम प्रलय गत्वा प्राप्त करून कर्मसंगीषु सकाम कर्मांमध्ये संलग्न झालेल्यांच्या संघामध्ये जायते जन्म घेतो तथा त्याप्रमाणे प्रलीन प्रलय झाल्यावर तमसी तमोगुणामध्ये मूढयोनीषु पशुयोनीमध्ये जायते जन्म घेतो जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मांमध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशुयोनीमध्ये जन्म घेतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आत्म्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला की त्याचे पुन्हा कधीच अधपतन होत नाही अशी काही लोकांची धारणा असते परंतु ही धारणा चुकीची आहे या श्लोकानुसार जर मनुष्याने तमोगुण विकसित केला तर मृत्यूनंतर त्याचे पशुयोनीत अधपतन होते तेथून पुन्हा मनुष्यजन्म प्राप्त करण्यासाठी त्याला उत्क्रांती गमनाने स्वतःची उन्नती करावी लागते म्हणून जे खरोखर मनुष्य जीवनाचे गांभीर्य जाणतात त्यांनी सत्वगुणाचा विकास केला पाहिजे आणि सत्संगाद्वारे त्रिगुणातीत होऊन कृष्ण भावनेमध्ये स्थित झाले पाहिजे हेच मनुष्य जीवनाचे ध्येय आहे अन्यथा मनुष्याला पुन्हा मनुष्य योनीच प्राप्त होईल याची हमी देता येत नाही श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक सोळा कर्मण सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलम रजस तु फलम दुःखम अज्ञानं तमसः फलम शब्दशः अर्थ कर्मण कर्माचे सुकृतस्य पुण्य आहु म्हटले आहे सात्विकम सत्वगुणामध्ये निर्मलम निर्मळ किंवा शुद्ध फलम फळ रजसह रजोगुणाचे तू परंतु फलम फळ दुःखम दुःख अज्ञानम मूर्खपणा तमसह तमोगुणाचे फलम फळ पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सत्वगुणामधील पुण्यकर्मांचे फळ हे शुद्ध असते म्हणून मोहातून मुक्त असलेले ऋषी सुखी असतात परंतु रजगुणयुक्त कर्म हे केवळ दुःखकारकच असते भौतिक सुखाकरिता केलेले कोणतेही कर्म हे निष्फळच ठरते उदाहरणार्थ जर मनुष्याला गगनचुंबी इमारत बांधावयाची असेल तर ती बांधून होण्यापूर्वी अतिशय कष्ट सोसावे लागतात संपत्तीचा पुरवठा करणाऱ्याला धनप्राप्ती करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात तसेच बांधकाम करणाऱ्या कामगारांना देखील भरपूर शारीरिक कष्ट करावे लागतात याप्रमाणे दुःख हे असतेच म्हणून भगवद्गीता सांगते की रजोगुणाच्या प्रभावाखाली केलेले कोणतेही कर्म हे निश्चितच दुःखकारक ठरते यामध्ये तथाकथित थोडेफार मानसिक सुख असू शकते की हे माझे घर आहे किंवा हा माझा पैसा आहे परंतु हे वास्तविक सुख नव्हे तमोगुणाच्या बाबतीत सांगावयाचे तर कर्म करणारा अज्ञानी असतो म्हणून त्याने केलेल्या सर्व कर्मांची परिणती वर्तमान दुःखामध्येच होते आणि नंतर तो पशुयोनीत पतित होतो मायेच्या प्रभावामुळे जरी पशूंना कळत नसले तरी पशुजीवन हे सदैव दुःखमयच असते निष्पाप प्राण्यांची हत्यासुद्धा तमोगुणामुळेच घडते जनावरांची कत्तल करणारा जाणत नाही की भविष्यामध्ये तो हत्या करीत असलेल्या पशुला असा योग्य देह प्राप्त होईल ज्यायोगे तो त्याची हत्या करील हा प्रकृतीचा नियमच आहे मानव समाजामध्ये जर एकाने दुसऱ्याचा खून केला तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाते हा राष्ट्राचा नियमच असतो अज्ञानामुळे लोक जाणत नाहीत की भगवंतांद्वारे संपूर्ण सृष्टीचे नियंत्रण केले जाते प्रत्येक सजीव प्राणी हा भगवंतांच्या पुत्रासमान आहे आणि एखाद्या मुंगीची हत्याही भगवंत सहन करीत नाहीत मनुष्याला याचे फळ भोगावेच लागते म्हणून जिव्हा लवल्याच्या तृप्तीसाठी पशुवध करणे म्हणजे गाढ अज्ञानच होय मनुष्याला पशुहत्या करण्याची मुळीच आवश्यकता नाही कारण परमेश्वराने अनेक सुंदर पदार्थांचा पुरवठा केला आहे कोणत्याही प्रकारे मनुष्य जर मांस भक्षण करीत असेल तर तो अज्ञानीच असल्याचे जाणावे असा मनुष्य आपले भविष्य अत्यंत अंधकारमय करीत आहे सर्व प्रकारच्या पशुवधामध्ये गोहत्या ही सर्वात अधम आहे कारण गाय आपल्याला दूध देऊन सर्व प्रकारचे सुख देते गोहत्या करणे म्हणजे प्रगाढ अज्ञानमय कर्म होय वेदांमधील कंसात ऋग्वेद नऊ पॉईंट चार पॉईंट चौसष्ट कंसपूर्ण गोभी प्रीणित मत्सरम हे शब्द दर्शवितात की जो मनुष्य दुधाने पूर्णपणे तृप्त होऊन गोवध करण्याची इच्छा करतो तो घोर अज्ञानात आहे वेदांमध्ये एक प्रार्थनाही आहे की नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगदधिताय कृष्णाय गोविंदाय नमो नम अर्थ हे भगवन तुम्ही गाय आणि ब्राह्मणांचे तसेच अखिल मानवाचे आणि जगाचेही हितेच्छू आहात अर्थपूर्ण कंसात विष्णुपुराण एक पॉईंट एकोणावीस पॉईंट पासष्ट कंसपूर्ण या श्लोकाचे तात्पर्य आहे की यामध्ये गाय आणि ब्राह्मणांच्या संरक्षणाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे ब्राह्मण हे आध्यात्मिक विद्येचे प्रतीक आहेत आणि गाय ही महत्त्वपूर्ण अन्नपदार्थाचे प्रतीक आहे या दोन जीवमात्रांना सर्व प्रकारे रक्षण दिलेच पाहिजे आणि हा संस्कृतीचा खरोखर उत्कर्ष आहे आधुनिक मानव समाजामध्ये आध्यात्मिक ज्ञानाकडे दुर्लक्ष केले जाते आणि गोहत्येला प्रोत्साहन देण्यात येते यावरून आपण जाणले पाहिजे की मानव समाज चुकीच्या दिशेने प्रगती करीत आहे आणि स्वतःच्याच विनाशाचा मार्ग मोकळा करीत आहे जी संस्कृती आपल्या नागरिकांना पुढील जन्मी पशु बनण्यासाठी मार्गदर्शन करते ती निश्चितच मानव संस्कृती नाही अर्थात आधुनिक संस्कृतीची रजोगुण व तमोगुण यांच्या प्रभावामुळे पूर्णपणे दिशाभूल झालेली आहे हे युग अत्यंत भयदायी आहे आणि मानवतेला या भयापासून वाचविण्यासाठी सर्व राष्ट्रांनी समाजाला अत्यंत सुगम अशा कृष्ण भावनामृताचा मार्ग प्रदान केला पाहिजे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक सतरा सत्वात संजायते ज्ञानम रजस लोभ एवच मोह तमसह भवत अज्ञानमेवच शब्दशः अर्थ सत्वात सत्वगुणापासून संजायते उत्पन्न होते ज्ञानम ज्ञान रजस रजगुणापासून लोभ लोभ एव निश्चितपणे च सुद्धा प्रमाद प्रमाद मोह आणि मोह तमसह तमोगुणापासून भवत उत्पन्न होतो अज्ञानम अज्ञान एव निश्चितपणे च सुद्धा सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद मोह आणि अज्ञान उत्पन्न होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आधुनिक संस्कृती ही जीवांसाठी फारशी हितावह नाही म्हणून त्यांच्यासाठी कृष्ण भावनामृताचा विधी सांगण्यात आला आहे कृष्ण भावनेद्वारे समाजामध्ये सत्वगुणाचा विकास होईल जेव्हा सत्वगुणाचा विकास होईल तेव्हा लोक वस्तूंना यथार्थ रूपामध्ये पाहू शकतील तमोगुणी लोक हे पशुवतच असतात आणि म्हणून ते वस्तूंना यथार्थ रूपात पाहू शकत नाहीत उदाहरणार्थ तमोगुणाच्या प्रभावामुळे ते जाणू शकत नाहीत की प्राण्यांची हत्या केल्याने पुढील जन्मी ते त्याच पशुकडून मारले जाण्याची शक्यता आहे लोकांना वास्तविक ज्ञानाचे शिक्षण नसल्यामुळे ते बेजबाबदार होतात हा बेजबाबदारपणा बंद करण्यासाठी सामान्य लोकांमध्ये सत्वगुणांचा कसा विकास करता येईल याचे शिक्षण देण्यात यावे त्यांना जेव्हा सत्वगुणाचे शिक्षण देण्यात येईल तेव्हा त्यांना वस्तूंचे यथार्थ ज्ञान झाल्यामुळे ते विवेकी बनतील अशा रीतीने लोक सुखी आणि वैभवशाली होतील बहुसंख्य लोक जरी सुखी आणि समृद्ध झाले नाही तरी काही टक्के लोक जर कृष्णभावनेचा विकास करून सत्वगुणात स्थित झाले तरी संपूर्ण जगभर सुखशांती नांदण्याची शक्यता आहे अन्यथा जर जग रज आणि तमोगुणाच्या आहारी गेले तर शांती समृद्धीची शक्यताच राहणार नाही रजोगुणामध्ये लोक लोभी होतात आणि त्यांच्या इंद्रिय तृप्तीच्या लालसेला अंतच नसतो आपण पाहू शकतो की मनुष्याकडे जरी पुरेसा पैसा आणि इंद्रिय तृप्ती करण्याची पुरेशी साधने असली तरीसुद्धा त्याला मनशांतीही लाभत नाही किंवा सुखही लाभत नाही रजोगुणामध्ये स्थित असल्यामुळे मनुष्याला मनशांती किंवा सुखप्राप्तीची शक्यताच नाही जर त्याला खरोखर सुखी व्हावयाचे असेल तर त्याच्याकडे असणारा पैसा त्याला मदत करू शकणार नाही त्याला कृष्ण भावनेच्या अभ्यासाद्वारे स्वतःची सत्वगुणाप्रत उन्नती करणे आवश्यक आहे रजोगुणी मनुष्य हा केवळ मानसिकदृष्ट्याच दुखी असतो असे नव्हे तर त्याचा व्यवसायही कष्टप्रद असतो आपली प्रतिष्ठा राखण्याकरिता पुरेसा पैसा मिळविण्यासाठी त्याला अनेक युक्त्या आणि योजना कराव्या लागतात हे सारे कष्टदायक असते तमोगुणामध्ये लोक मूर्ख बनतात आपल्या परिस्थितीमुळे निराश झाल्याने ते नशा उत्पन्न करणाऱ्या व्यसनांचा आश्रय घेतात आणि अशा रीतीने अज्ञानात अधिकाधिक पतित होतात त्यांचे भविष्यकालीन जीवन फार अंधकारमय असते श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक अठरा ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुणवृत्तीस्था अधः गच्छन्ति तामसा शब्दशः अर्थ ऊर्ध्वम ऊर्ध्व गच्छन्ती जातात सत्वस्थाह सत्वगुणात स्थित झालेले मध्ये मध्ये तिष्ठंती निवास करतात राजसाह रजगुणामध्ये स्थित असलेले जघन्य निंद्य किंवा अघोरी गुण गुण वृत्तीस्थाह ज्याची वृत्ती किंवा व्यवसाय अधः निम्न किंवा अधोगती गच्छंती जातात तामसाह तमोगुणी लोक सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधपतन होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकात प्रकृतीच्या तीन गुणांतील कर्माचे परिणाम अधिक विस्तृतपणे सांगण्यात आले आहेत स्वर्ग लोकांचा समावेश असलेल्या उच्चतर लोकांच्या मालिकेमध्ये अत्यंत उन्नतावस्थेतील जीव वास करतात ज्या मात्रेमध्ये सत्वगुणाचा विकास होतो त्यानुसार जीवांना या मालिकेमधील विविध लोकांची प्राप्ती होऊ शकते या लोकांमध्ये सत्यलोक किंवा ब्रह्मलोक हा अत्युच्च लोक आहे आणि या ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मांडातील आदिजीव ब्रह्मदेव वास करतात आपण पूर्वीच पाहिले आहे की ब्रह्मलोकातील अद्भुतकारक जीवनाचे अनुमान करणे कठीण आहे परंतु या प्रकारचे उन्नत जीवन सत्वगुणामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकते रजोगुण हा एक प्रकारचे मिश्रण आहे तो सत्वगुण आणि तमगुणाच्या मध्यभागी आहे मनुष्य हा सदैव शुद्ध नसतो परंतु तो जरी पूर्णपणे रजोगुणामध्ये स्थित असला तरी तो या पृथ्वीवर केवळ एक राजा किंवा धनवान मनुष्य म्हणून राहतो परंतु गुणांच्या मिश्रणामुळे त्याची अधोगतीही होऊ शकते या पृथ्वीवरील रजोगुणी किंवा तमोगुणी लोक यंत्राच्या सहाय्याने बळेच उच्चतर लोकांमध्ये जाऊ शकत नाहीत रजोगुणी पुढील जन्मात वेळा बनण्याचीही शक्यता असते या ठिकाणी कनिष्ठ गुणाचे तमोगुणाचे वर्णन जघन्य असे करण्यात आले आहे तमोगुणाच्या वृद्धीचे परिणाम अत्यंत धोकादायक असतात भौतिक प्रकृतीमधील हा अत्यंत कनिष्ठ गुण आहे मानव योनीच्या खालोखाल पक्षी पशु सरपटणारे प्राणी वृक्ष इत्यादी ऐंशी लाख योनी आहेत आणि तमोगुणाच्या विकासानुसार मनुष्याची या अधम योनीप्रत अवनती होते या श्लोकामधील तामसाह हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तामसाह हा शब्द जे लोक उच्चतर गुणाप्रत प्रगती न करता निरंतर तमोगुणातच राहतात त्यांचा दर्शक आहे त्यांचे भविष्य अत्यंत अंधकारमय असते तमोगुणी आणि रजोगुणी मनुष्यांना सत्वगुणाप्रत उन्नत होण्याची संधी आहे व ही संधी म्हणजे कृष्ण भावनामृत होय परंतु जो या संधीचा लाभ घेत नाही तो निश्चितपणे कनिष्ठ गुणातच राहील श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक एकोणावीस नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टानुपश्यती गुणेभ्य च परम वेत्ती मदभाव स शब्दशः अर्थ न नाही अन्यम इतर गुणेभ्य गुणाखेरीज कर्तारम करता, यदा जेव्हा द्रष्टा द्रष्टा अनुपश्यती रीतीने पाहतो गुणेभ्य प्राकृतिक गुणांपासून च आणि परम दिव्य वेत्ती जाणतो मतभावम माझ्या आध्यात्मिक स्वभावाला सह तो अधिगच्छती प्राप्त होतो जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे योग्य महात्म्यांकडून प्राकृतिक गुणांना यथार्थ रूपात जाणून मनुष्य प्राकृतिक गुणांच्या सर्व कर्मांच्या पलीकडे जाऊ शकतो श्रीकृष्ण हे आद्य गुरु आहेत आणि ते अर्जुनाला आध्यात्मिक ज्ञान प्रदान करीत आहेत त्याचप्रमाणे जे पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहेत त्यांच्याकडून मनुष्याने प्राकृतिक गुणांच्या कर्माचे विज्ञान जाणून प्रशिक्षण घेतले पाहिजे अन्यथा मनुष्य जीवनाची वाटचाल चुकू शकते प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या उपदेशांद्वारे जीव स्वतःचे आध्यात्मिक स्वरूप आपले भौतिक शरीर व इंद्रिये आपण कसे बद्ध झालो आहोत आणि आपण कसे त्रिगुणांच्या प्रभावाखाली आहोत हे जाणू शकतो त्रिगुणांच्या पकडीमध्ये सापडल्यामुळे तो असहाय्य असतो परंतु आपली मूळ स्वरूप स्थिती जाणल्यावर आध्यात्मिक जीवनाला वाव असणाऱ्या दिव्य स्तराला तो प्राप्त होऊ शकतो वस्तुत जीव हा विविध कर्मांचा करता नसतोच विशिष्ट गुणांद्वारे संचालित विशिष्ट प्रकारच्या शरीरामध्ये तो स्थित असल्यामुळे त्याला कर्म करणे भाग पडते आध्यात्मिक गुरुच्या सहाय्याविना आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत ते मनुष्य जाणू शकत नाही अधिकृत आध्यात्मिक गुरुच्या संघाद्वारे तो आपले वास्तविक स्वरूप जाणू शकतो आणि अशा स्वरूप स्थितीच्या ज्ञानाद्वारे तो पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये स्थिर होतो कृष्ण भावनाभावित मनुष्यावर प्राकृतिक गुण आपला प्रभाव पाडू शकत नाहीत यापूर्वीच सातव्या अध्यायात सांगितले आहे की जो मनुष्य श्रीकृष्णांना शरण गेला आहे तो भौतिक प्रकृतीच्या कर्मांतून मुक्त झाला आहे म्हणून ज्याला यथार्थ वस्तुज्ञान झाले आहे त्याच्यावरील भौतिक प्रकृतीचा प्रभाव हळूहळू नष्ट होतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक वीस गुणान एतान अतित्य देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैह विमुक्त अमृतमश्नुते शब्दशः अर्थ गुणान गुण एतान हे सर्व अतित्य अतीत जाऊन तृण तीन देही देहधारी देह देह शरीर समुद्भवान उत्पन्न जन्म जन्म मृत्यू मृत्यू जरा वार्धक्य दुःखेह दुःखांपासून विमुक्त मुक्त होऊन अमृतम अमृत अश्नुते भोगतो जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखांतून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मनुष्य या शरीरात असूनही कृष्ण भावनाभावित होऊन दिव्य स्वरूपामध्ये कसा स्थित होऊ शकतो याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे देही या संस्कृत शब्दाचा देहधारी असा अर्थ होतो मनुष्य जरी या भौतिक देहामध्ये बद्ध असला तरी आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करून तो प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो या देहात असूनही तो आध्यात्मिक जीवनाच्या सुखाचा अनुभव घेऊ शकतो कारण या देहाचा त्याग केल्यानंतर निश्चितच तो आध्यात्मिक जगताला प्राप्त होतो दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर कृष्ण भावनामय भक्ती ही भौतिक बंधनातून मुक्त होण्याचे लक्षण आहे आणि याचे स्पष्टीकरण अठराव्या अध्यायात करण्यात येईल जेव्हा मनुष्य प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून मुक्त होतो तेव्हा तो भक्तीमध्ये प्रवेश करतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक एकवीस अर्जुन उवाच कैहलिंगैह तृणगुणान एतान अतीत भवति प्रभो किम आचार कथम च एतान तृणगुणान अतिवर्तते शब्दशः अर्थ अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला कैह कोणत्या लिंगैह लक्षणांनी त्रिन तीन गुणान गुण एतान या सर्व अतीत अतीत होऊन भवती आहे प्रभो हे प्रभो किम काय आचार आचरण कथम कसे च सुद्धा एतान या त्रिन तीन गुणान गुण अतिवर्तते पलीकडे जातो अर्जुनाने विचारले हे प्रभो त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामध्ये अर्जुनाने विचारलेले प्रश्न योग्यच आहेत त्रिगुणांना पूर्वीच पार केले आहे त्या मनुष्याची लक्षणे अर्जुन जाणू इच्छितो प्रथम तो अशा दिव्य पुरुषाची लक्षणे विचारित आहे असा मनुष्य त्रिगुणांच्या प्रभावाच्याही पलीकडे गेला आहे हे कोणालाही कसे समजू शकेल अर्जुनाचा दुसरा प्रश्न आहे की तो मनुष्य कसा राहतो आणि त्याचे कर्म कोणते असते तो स्वेच्छाचारी असतो की नियमाचारी असतो त्यानंतर दिव्य स्वभावाची तो ज्या माध्यमाने प्राप्ती करतो त्या माध्यमांबद्दल अर्जुन विचारतो हे फार महत्त्वपूर्ण आहे मनुष्य ज्या प्रत्यक्ष साधनांद्वारे सदैव दिव्यत्वामध्ये स्थित राहू शकतो त्या साधनांविषयी तो जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत ती लक्षणे अभिव्यक्त होण्याची शक्यताच नाही म्हणून अर्जुनाने विचारलेले हे सारे प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि भगवंत त्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक बावीस तेवीस चोवीस व पंचवीस श्री भगवान वाच प्रकाशम च प्रवृत्तीम च मोहमेव च पांडव न द्वेष्टी समप्रवृत्तानी न निवृत्तानि काङ्क्षति उदासीनवत आसीनः गुणैः यः न विचाल्यते गुणाः वर्तन्त इति एवं यः अवतिष्ठति नेङ्गते समदुःखः सुखः स्वस्थः समलोष्टश्मकाञ्चनः तुल्यप्रियः अप्रियः धीरः तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः मान अपमानयः तुल्यः तुल्य मित्रः अरिपक्षयोः सर्व आरम्भपरित्यागी गुणातीतः स उच्चते। शब्दशः अर्थ श्री भगवान वाच श्री भगवान म्हणाले प्रकाशं प्रकाश च आणि प्रवृत्तीम आसक्ती च आणि मोहम मोह एवच सुद्धा पांडव हे पांडव न द्वेष्टी द्वेष करीत नाही समप्रवृत्तानी विकसित झाले तरी न निवृत्तानी तसेच विकसन न थांबविता कांक्षती इच्छा करतो उदासीनवत उदासीनासारख्या आसीन स्थित गुणेह गुणांद्वारे यह जो मनुष्य न कधीही नाही विचाल्यते विचलित होतो गुणाह गुण वर्तन्ते कार्य करतात इति एवम याप्रमाणे जाणून यह जो अवतिष्ठती राहतो न कधीही नाही इंगते विचलित होतो सम समान दुःख दुःखामध्ये सुख आणि सुखामध्ये स्वस्थ स्वतःमध्येच स्थित झाल्यामुळे सम समान लोष्ट माती आश्म दगड कांचन सोने तुल्य सारखेच प्रिय प्रिय अप्रिय आणि अप्रिय धीर धीर तुल्य समान निंदा निंदेमध्ये आत्मसंस्तुती ही आणि स्वतःचीच स्तुती मान मानामध्ये अपमानयोह आणि अपमान तुल्य सारखा तुल्य समान मित्र मित्राचा अरी आणि शत्रू पक्षयोह पक्षांची सर्व सर्व आरंभ प्रयत्न किंवा उद्योग परित्यागी परित्यागी गुण अतीत गुणातीत सह तो उच्चते असे म्हटले जाते श्री भगवान म्हणाले हे पांडुपुत्र जो प्रकाश आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो जो आत्मस्थित आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो जो माती दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो जो धीर आहे आणि स्तुती व निंदा मान व अपमान याकडे समभावाने पाहतो जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या तीन निरनिराळ्या प्रश्नांची एकामागून एक उत्तरे दिली आहेत या श्लोकामध्ये सर्वप्रथम श्रीकृष्ण सांगतात की दिव्यावस्थेमध्ये स्थित झालेल्या मनुष्यामध्ये द्वेषभावना नसते आणि त्याला कशाचीही लालसा नसते भौतिक देहाने बद्ध केलेला जीव जेव्हा या भौतिक जगतात राहतो तेव्हा जाणले पाहिजे की तो त्रिगुणांपैकी एका गुणाच्या नियंत्रणाखाली असतो जेव्हा तो वास्तविकपणे देहाच्या बाहेर जातो तेव्हा तो प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून सुटतो परंतु जोपर्यंत तो देहबद्ध आहे तोपर्यंत त्याने उदासीन असले पाहिजे देहात्मबुद्धीचे सहजगत्या विस्मरण होण्यासाठी त्याने भगवत भक्तीमध्ये संलग्न झाले पाहिजे मनुष्यात जोपर्यंत देह तादात्म्याची जाणीव असते तोपर्यंत तो केवळ इंद्रिय तृप्तीअर्थ कर्म करतो परंतु जेव्हा तो आपली भावना श्रीकृष्णांच्या ठाई अर्पण करतो तेव्हा इंद्रिय तृप्ती आपोआपच थांबते मनुष्याला या देहाची आवश्यकता नाही तसेच त्याने देहाच्या आदेशांचे पालन करण्याचीही आवश्यकता नाही शरीरामधील प्राकृतिक गुण कार्य करतीलच परंतु आत्मा अशा क्रियांपासून अलिप्तच असतो तो अलिप्त कसा होतो तर तो देहाचा उपभोग घ्यावयाचीही इच्छा करीत नाही किंवा देहाच्या बाहेरही जाण्याची इच्छा करीत नाही याप्रमाणे दिव्यावस्थेमध्ये स्थित झाल्यामुळे भक्त आपोआपच मुक्त होतो त्याने प्राकृतिक गुणांच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही पुढील प्रश्न हा दिव्यावस्थेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीच्या व्यवहाराशी संबंधित आहे भौतिक गोष्टीत आसक्ती असलेल्या मनुष्यावर शरीराला प्राप्त झालेल्या तथाकथित मान आणि अपमानाचा परिणाम होतो तथापि दिव्यावस्थेमध्ये स्थित असलेल्या मनुष्यावर अशा तथाकथित मान अपमानाचा परिणाम होत नाही तो आपले कृष्ण भावनामय कर्म करतो आणि इतर कोणी त्याला मान देतो किंवा आपला अपमान करतो याविषयी विचारही करीत नाही आपल्या कृष्ण भावनाभावित कर्मास अनुकूल गोष्टींचा तो स्वीकार करतो अन्यथा त्याला कोणत्याही वस्तूची मग ते सोने असो अथवा दगड आवश्यकता नसते कृष्ण भावनाभावित कर्म करण्यास जो त्याला सहाय्य करतो त्याला तो आपला प्रिय मित्र समजतो आणि तो आपल्या तथाकथित शत्रूचा द्वेष करीत नाही तो सर्वत्र समभावाने पाहतो आणि सर्व काही एकाच स्तरावर असल्याचे पाहतो कारण तो पूर्णपणे जाणतो की आपल्याला या भौतिक जीवनाशी मुळीच कर्तव्य नाही क्षणिक उलथापालथ आणि उत्पातांचे स्वरूप जाणीत असल्याने सामाजिक आणि राजकीय विषयांचा त्याच्यावर परिणाम होत नाही तो स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतेही कर्म करीत नाही तो श्रीकृष्णांप्रित्यर्थ काहीही करू शकतो पण स्वतःसाठी मात्र तो काहीही करीत नाही अशा आचरणामुळे मनुष्य वास्तविकपणे दिव्यावस्थेमध्ये स्थित होतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक सव्वीस यह अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीत्य एतान ब्रह्मभूयाय कल्पते शब्दशः अर्थ माम माझी च सुद्धा यह जो मनुष्य अव्यभिचारेण एकनिष्ठ किंवा न चुकता भक्तियोगेन भक्तियोगाद्वारे सेवते सेवा करतो सह तो गुणान प्राकृतिक गुण समतित्य पलीकडे जाऊन येतान हे सर्व ब्रह्मभूयाय ब्रह्मस्तराप्रत उन्नत झालेला कल्पते होतो जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरापरत उन्नत होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे दिव्यावस्था प्राप्त करण्याचे साधन कोणते या अर्जुनाच्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हा श्लोक आहे पूर्वी सांगितल्याप्रमाणे भौतिक जगत हे प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली कार्य करीत आहे मनुष्याने प्राकृतिक गुणांच्या क्रियांमुळे विचलित होऊ नये अशा क्रियांमध्ये आपल्या भावना गुंतविण्यापेक्षा तो आपली भावना कृष्ण कर्म करण्यामध्ये संलग्न करू शकतो कृष्णकर्म म्हणजेच भक्तियोग किंवा सदैव श्रीकृष्णांप्रित्यर्थ कर्म करणे होय यामध्ये केवळ श्रीकृष्णांचाच समावेश होत नाही तर राम नारायण इत्यादी विस्तारित रूपांचाही समावेश होतो श्रीकृष्णांची असंख्य विस्तारित रूपे आहेत श्रीकृष्णांच्या कोणत्याही रूपाच्या अथवा विस्तारित रूपाच्या सेवेमध्ये जो संलग्न होतो तो दिव्यावस्थेत स्थित असल्याचे मानले जाते मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्णांची ही सर्व रूपे पूर्ण सच्चिदानंदमयी आणि दिव्य आहेत भगवंतांची अशी ही रूपे सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असतात आणि त्यांच्याकडे सर्व दिव्य गुण असतात म्हणून या प्राकृतिक गुणांना पार करणे जरी कठीण असले तरी मनुष्य जर एकनिष्ठेने श्रीकृष्ण किंवा त्यांच्या विस्तारित रूपांच्या सेवेमध्ये संलग्न झाला तर तो सहजगत्या गुणातीत होऊ शकतो जो मनुष्य श्रीकृष्णांना शरण जातो तो तात्काळ प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून पार पडतो कृष्ण भावनाभावित असणे किंवा भक्तिपरायण असणे म्हणजे श्रीकृष्णांशी समानता प्राप्त करणे होय भगवंत सांगतात की माझे स्वरूप सच्चिदानंद आहे आणि सोने हे सोन्याच्या खाणीचे अंश असते त्याचप्रमाणे जीवही भगवंतांचे अंश आहेत अशा रीतीने जीव आपल्या आध्यात्मिक स्वरूप स्थितीत गुणात्मकदृष्ट्या सोन्याप्रमाणेच अर्थात श्रीकृष्णांप्रमाणेच असतात व्यक्तिगत स्वरूपाचे भिन्नत्व हे नित्यच असते अन्यथा भक्तियोगाचा प्रश्नच उद्भवला नसता भक्तियोग म्हणजे भगवंत भक्त आणि त्यांचे परस्परांतील प्रेमाचे आदानप्रदान होय म्हणून भगवंत आणि जीव या दोघांचीही आपापली स्वरूपे आहेत तसे जर नसते तर भक्तियोगाला काहीच अर्थ राहिला नसता जर मनुष्य भगवंतांप्रमाणेच समान दिव्य स्तरामध्ये स्थित झाला नाही तर तो भगवंतांची सेवा करू शकत नाही राजाचा वैयक्तिक सहाय्यक होण्यासाठी आवश्यक पात्रता मिळणे आवश्यक आहे आणि ही पात्रता म्हणजेच ब्रह्म होणे किंवा सर्व भौतिक विकारांतून मुक्त होणे होय वेदांमध्ये म्हटले आहे की ब्रह्मैव सनब्रह्माप्येती मनुष्य ब्रह्म होऊन परब्रह्माची प्राप्ती करू शकतो याचा अर्थ आहे की मनुष्याने गुणात्मकदृष्ट्या ब्रह्माशी एकरूप झाले पाहिजे ब्रह्मप्राप्ती झाल्यावर तो आपले जीवात्मा म्हणून ब्रह्मस्वरूप गमावत नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक सत्तावीस ब्रह्मण ही प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च शब्दशः अर्थ ब्रह्मण निर्विशेष ब्रह्मज्योतीचे ही निश्चितपणे प्रतिष्ठा आश्रयस्थान अहम मी आहे अमृतस्य अमर्त्य किंवा अमृत अव्ययस्य अव्ययाचे च सुद्धा शाश्वतस्य शाश्वत च आणि धर्मस्य स्वरूप स्थितीचे किंवा वैधानिक स्थितीचे सुखस्य सुखाचे एकांतिकस्य परम च सुद्धा आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ब्रह्माचे स्वरूप हे अमृत अव्ययी शाश्वत आणि सुखमय आहे दिव्य साक्षात्काराचा प्रारंभ ब्रह्मापासूनच होतो दिव्य साक्षात्काराचा मध्यभाग अर्थात दुसरी पायरी म्हणजे परमात्मा आहे आणि पुरुषोत्तम भगवान म्हणजे अंतिम पायरी आहे म्हणून परमात्मा आणि निर्विशेष ब्रह्म हे दोन्ही परमपुरुषावर आश्रित आहेत सातव्या अध्यायात वर्णन करण्यात आले आहे की भौतिक प्रकृती ही भगवंतांच्या अपराशक्तीची अभिव्यक्ती आहे भगवंत कनिष्ठ अपराप्रकृतीमध्ये पराप्रकृतीच्या अंशांना गर्भस्थ करतात आणि याप्रमाणे अपराप्रकृतीशी पराप्रकृतीचा संपर्क येतो भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध झालेला जीव जेव्हा आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनास प्रारंभ करतो तेव्हा तो भौतिक बद्धावस्थेपासून क्रमशः परमेश्वराच्या ब्रह्मरूप स्तराप्रत उन्नत होतो जीवनातील या ब्रह्मस्तराची प्राप्ती म्हणजे आत्मसाक्षात्काराची पहिली पायरी होय या स्तरावरील ब्रह्मसाक्षात्कारी पुरुष हा भौतिक उपाधींच्या पलीकडे गेलेला असतो परंतु तो वास्तविकपणे ब्रह्मसाक्षात्कारात परिपूर्ण नसतो त्याच्या इच्छेनुसार तो ब्रह्मस्तरावरच स्थिर राहू शकतो आणि त्यानंतर हळूहळू परमात्मा साक्षात्काराप्रत उन्नत होऊ शकतो आणि त्यानंतर पुरुषोत्तम भगवान रूपाच्या साक्षात्काराची प्राप्ती करू शकतो या संदर्भातील अनेक उदाहरणे वेदांमध्ये आढळतात चतुष्कुमार हे ब्रह्मसाक्षात्कारी होते परंतु क्रमाक्रमाने ते भक्तिस्तराप्रत उन्नत झाले जो निर्विशेष ब्रह्माच्या पलीकडे जाऊ शकत नाही त्याचे पुन्हा पतन होण्याची संभावना असते श्रीमद भागवतात म्हटले आहे की मनुष्य जरी ब्रह्मस्तरावर आरूढ झाला तरी त्याने अधिक उत्तरोत्तर प्रगती केली नाही आणि परमपुरुषाचे ज्ञान प्राप्त केले नाही तर त्याची बुद्धी पूर्णपणे शुद्ध होऊ शकत नाही म्हणून ब्रह्मस्तरावर आरूढ होऊन सुद्धा जर मनुष्य भगवतभक्तीमध्ये संलग्न झाला नाही तर त्याचे पतन होण्याचीच शक्यता असते वेदांमध्येही म्हटले आहे की रसोवयी सहरसम ही एवायम लब्ध्वानंदी भवती जेव्हा मनुष्य रसराज भगवान श्रीकृष्णांना जाणतो तेव्हा तो वास्तविकपणे दिव्यानंदी होतो कंसात तैत्तिरीय उपनिषद दोन पॉईंट सात पॉईंट एक कंस पूर्ण भगवंत हे षड ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत आणि भक्त जेव्हा त्यांना शरण जातो तेव्हा या षड ऐश्वर्यांचे आदानप्रदान होते राजाचा सेवक जवळजवळ राजाच्याच दर्जाचा उपभोग घेतो म्हणून शाश्वत सुख अविनाशी आणि शाश्वत जीवन भक्तीबरोबरच प्राप्त होते म्हणून ब्रह्माचा किंवा नित्यत्व किंवा अविनाशी यांच्या साक्षात्काराचा भक्तीमध्ये समावेश होतो जो भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे त्याला हा साक्षात्कार आधीच झालेला असतो स्वभावत जीव हा ब्रह्मस्वरूप असला तरी त्याला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची इच्छा असते आणि यास्तव त्याचे पतन होते आपल्या स्वरूप स्थितीमध्ये जीव त्रिगुणातीत असतो परंतु भौतिक प्रकृतीच्या संघाने तो त्रिगुणांमध्ये बद्ध होतो या त्रिगुणांच्या संघामुळे त्याच्यामध्ये प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची इच्छा ही राहतेच पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन भक्तीमध्ये संलग्न झाल्यामुळे तो तात्काळ दिव्यावस्थेमध्ये स्थित होतो आणि प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची त्याची अवैध इच्छा नष्ट होते म्हणून श्रवण कीर्तन स्मरण आदीपासून प्रारंभ होणाऱ्या भक्तियोगाचा भक्तांच्या संघामध्ये अभ्यास केला पाहिजे हळूहळू अशा सत्संगामध्ये आध्यात्मिक गुरूच्या कृपेने मनुष्याची प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची इच्छा नाहीशी होते आणि तो दृढपणे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये स्थिर होतो या विधींचे विस्तारित वर्णन या अध्यायाच्या बावीसाव्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत करण्यात आले आहे भगवतभक्ती अत्यंत सुलभ आहे मनुष्याने सदैव भगवत सेवेमध्ये युक्त राहावे भगवत प्रसाद ग्रहण करावा भगवंतांच्या चरणकमलांना अर्पिलेल्या फुलांचा सुगंध घ्यावा भगवंतांच्या लीलास्थळांना भेट द्यावी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 मनुष्य सर्व भौतिक कर्मांतून पूर्णपणे अनासक्त होतो जो या प्रकारे ब्रह्मज्योतीच्या स्तरावर स्थित होतो तो गुणात्मकदृष्ट्या भगवंतांच्या समानच असतो या प्रकारे भगवद्गीतेच्या गुणत्रय विभाग योग या चौदाव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न महाराज की जय श्रील प्रभुपाद की जय श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी की जय